टू लेसन नंबर माझी दिनचर्या मी रोज सकाळी सहा वाजता उठते तोंड धुवून मी चहा पिते मग मी गरम पाण्याने आंघोळ करते आंघोळ करून मी पुन्हा चहा घेते दुसऱ्या चहा बरोबर मी पाव आणि आमलेट खाते मला चहा आवडतो मला कॉफी आवडत नाही दहा वाजता मी जेवते जेवून मी शाळेत जाते आमची शाळा अकरा वाजता सुरू होते शाळेत येऊन मी माझ्या वर्गात जाते वर्गात मी मराठी शिकते आमचा वर्ग एक वाजता सुटतो आणि आम्हाला चहाची सुट्टी मिळते सुट्टीत मी चहा पिते चहा पिऊन मी वर्गात येते आणि माझ्या जागेवर बसते आमची शाळा संध्याकाळी पाच वाजता सुटते आणि मी माझ्या घरी येते घरी येऊन मी थोडी विश्रांती घेते विश्रांती घेऊन आणि चहा पिऊन मी माझ्या मैत्रिणीकडे जाते आम्ही दोघी बागेत जाऊन थोडा वेळ गप्पा मारतो थोड्या वेळाने ती तिच्या घरी जाते आणि मी माझ्या घरी येते रात्री आठ वाजता मी जेवते जेवून मी रेडिओ ऐकते नंतर थोडा वेळ अभ्यास करून मी झोपते लिसन अँड रिपीट माझी दिनचर्या माझी दिनचर्या मी रोज सकाळी सहा वाजता उठते मी रोज सकाळी सहा वाजता उठते तोंड धुवून मी चहा पिते तोंड धुवून मी चहा पिते मग मी गरम पाण्याने आंघोळ करते मग मी गरम पाण्याने आंघोळ करते आंघोळ करून मी पुन्हा चहा घेते आंघोळ करून मी पुन्हा चहा घेते दुसऱ्या चहा बरोबर मी पाव आणि आमलेट खाते दुसऱ्या चहाबरोबर मी पाव आणि आमलेट खाते मला चहा आवडतो मला चहा आवडतो कॉफी आवडत नाही कॉफी आवडत नाही दहा वाजता मी जेवते दहा वाजता मी जेवते जेवून मी शाळेत जाते जेवून मी शाळेत जाते आमची शाळा अकरा वाजता सुरू होते आमची शाळा अकरा वाजता सुरू होते शाळेत येऊन मी माझ्या वर्गात जाते शाळेत येऊन मी माझ्या वर्गात जाते वर्गात मी मराठी शिकते वर्गात मी मराठी शिकते आमचा वर्ग एक वाजता सुटतो आमचा वर्ग एक वाजता सुटतो आणि आम्हाला चहाची सुट्टी मिळते आणि आम्हाला चहाची सुट्टी मिळते सुट्टीत मी चहा पिते सुट्टीत मी चहा पिते चहा पिऊन मी वर्गात येते आणि माझ्या जागेवर बसते चहा पिऊन मी वर्गात येते आणि माझ्या जागेवर बसते आमची शाळा संध्याकाळी पाच वाजता सुटते आमची शाळा संध्याकाळी पाच वाजता सुटते आणि मी माझ्या घरी येते आणि मी माझ्या घरी येते घरी येऊन मी थोडी विश्रांती घेते घरी येऊन मी थोडी विश्रांती घेते विश्रांती घेऊन आणि चहा पिऊन मी माझ्या मैत्रिणीकडे जाते विश्रांती घेऊन आणि चहा पिऊन मी माझ्या मैत्रिणीकडे जाते आम्ही दोघी बागेत जाऊन थोडा वेळ गप्पा मारतो आम्ही दोघी बागेत जाऊन थोडा वेळ गप्पा मारतो थोड्या वेळाने ती तिच्या घरी जाते थोड्या वेळाने ती तिच्या घरी जाते आणि मी माझ्या घरी येते आणि मी माझ्या घरी येते रात्री आठ वाजता मी जेवते रात्री आठ वाजता मी जेवते जेवून मी रेडिओ ऐकते जेवून मी रेडिओ ऐकते नंतर थोडा वेळ अभ्यास करून मी झोपते नंतर थोडा वेळ अभ्यास करून मी झोपते रील्स रिपिटेशन ड्रिल्स तोंड धुवून मी चहा पितो तोंड धुवून मी चहा पितो चहा पिऊन मी पेपर वाचते चहा पिऊन मी पेपर वाचते पुस्तक वाचून आम्ही झोपतो पुस्तक वाचून आम्ही झोपतो आंघोळ करून तू लाडू खातोस आंघोळ करून तू लाडू खातोस पत्र लिहून तू पोस्टात जातेस पत्र लिहून तू पोस्टात जातेस बागेत जाऊन तुम्ही खेळता बागेत जाऊन तुम्ही खेळता बागेत खेळून आपण घरी येतो बागेत खेळून आपण घरी येतो घरी येऊन तो जेवतो घरी येऊन तो जेवतो जेवून ते अभ्यास करतात जेवून ते अभ्यास करतात अभ्यास करून ती रेडिओ ऐकते अभ्यास करून ती रेडिओ ऐकते रेडिओ ऐकून त्या झोपतात रेडिओ ऐकून त्या झोपतात भात खाऊन मोहन शाळेत जातो भात खाऊन मोहन शाळेत जातो स्वयंपाक करून आई विश्रांती घेते स्वयंपाक करून आई विश्रांती घेते दप्तर घेऊन स्वाती शाळेत जाते दप्तर घेऊन स्वाती शाळेत जाते फायली पाहून काळेसाहेब घरी जातात फायली पाहून काळेसाहेब घरी जातात दार बंद करून विजयाबाई बाहेर जातात दार बंद करून विजयाबाई बाहेर जातात मंडईत जाऊन लताताई भाजी आणतात मंडईत जाऊन लताताई भाजी आणतात साबण लावून प्रमिला कपडे धुते साबण लावून प्रमिला कपडे धुते फळा पुसून किसन घरी जातो फळा पुसून किसन घरी जातो बँकेत येऊन श्रीयुत तांबे काम करतात बँकेत येऊन श्रीयुत तांबे काम करतात घरी राहून मनीष रेडिओ ऐकतो घरी राहून मनीष रेडिओ ऐकतो पाण्यात पोहून मुलं बाहेर येतात पाण्यात पोहून मुलं बाहेर येतात contraction drill transform the two sentences into one आधी मी तोंड धुतो मग मी चहा पितो तोंड धुवून मी चहा पितो आधी मी प्रश्न वाचते मग मी उत्तर लिहिते प्रश्न वाचून मी उत्तर लिहिते आधी आम्ही बागेत जातो मग आम्ही खूप खेळतो बागेत जाऊन आम्ही खूप खेळतो आधी तू घरी येतोस मग तू हात पाय धुतोस घरी येऊन तू हातपाय धुतोस आधी तू डबा घासतेस मग तू डब्यात लाडू ठेवतेस डबा घासून तू त्यात लाडू ठेवतेस ते झाडावर चढत आणि चिमणी पकडत. झाडावर चढून ते चिमणी पकड़त, आधी ती दूध पितात मग ती बाहेर खेळतात दूध पिऊन ती बाहेर खेळतात आधी मोहन अभ्यास करतो मग मोहन जेवतो अभ्यास करून मोहन जेवतो आधी राधा आंघोळ करते मग राधा फुलं तोडते आंघोळ करून राधा फुलं तोडते आधी देसाई साहेब घरी जातात मग देसाई साहेब गप्पा मारतात घरी जाऊन देसाई साहेब गप्पा मारतात आधी जोशीबाई ऑफिसात जातात मग जोशीबाई काम करतात जोशीबाई ऑफिसात जाऊन काम करतात आधी तुम्ही टेबल पुसता मग तुम्ही टेबलावर पुस्तक ठेवता टेबल पुसून तुम्ही टेबलावर पुस्तक ठेवता आधी आपण दार उघडतो मग आपण बाहेर जातो दार उघडून आपण बाहेर जातो आधी तो कागदावर लिहितो मग तो कागद फाडतो कागदावर लिहून तो कागद फाडतो आधी ते खुर्ची बाहेर आणतात मग ते खुर्चीवर बसतात खुर्ची बाहेर आणून ते खुर्चीवर बसतात आधी ती विश्रांती घेते मग ती अभ्यास करते विश्रांती घेऊन ती अभ्यास करते आधी त्या टीव्ही बघतात मग त्या गाणं म्हणतात टीव्ही बघून त्या गाणं म्हणतात split the sentences drill break the following sentences to two sentences शाळेत जाऊन मी अभ्यास करतो आधी मी शाळेत जातो मग मी अभ्यास करतो ग्रंथालयात जाऊन मी पुस्तक वाचते आधी मी ग्रंथालयात जाते मग मी पुस्तक वाचते पुस्तक उचलून आम्ही ते टेबलावर ठेवतो आधी आम्ही पुस्तक उचलतो मग ते टेबलावर ठेवतो रेडिओ ऐकून तू झोपतोस आधी तू रेडिओ ऐकतोस मग तू झोपतोस घरी येऊन तू काम करतेस आधी तू घरी येतेस मग तू काम करतेस जेवून तुम्ही विश्रांती घेता आधी तुम्ही जेवता मग तुम्ही विश्रांती घेता चहा पिऊन तो मित्राकडे जातो आधी तो चहा पितो मग तो मित्राकडे जातो मित्राकडे येऊन ते गप्पा मारतात आधी ते मित्रांकडे येतात आणि मग ते गप्पा मारतात दूध पिऊन ती बागेत खेळते आधी ती दूध पिते मग ती बागेत खेळते बाजारात जाऊन त्या साड्या आणतात आधी त्या बाजारात जातात मग त्या साड्या आणतात झाडावर चढून ते पेरू खात आधी ते झाडावर चढत मग ते पेरू खात खिडकीवर चढून ती मजा पाहतात आधी ती खिडकीवर चढतात मग ती मजा पाहतात अभ्यास करून आपण सिनेमा पाहतो आधी आपण अभ्यास करतो मग आपण सिनेमा पाहतो क्वेश्चन आन्सर ड्रिल सकाळी उठून तुम्ही काय करता तोंड do सकाळी उठून मी तोंड धुतो तोंड धुवून तुम्ही काय करता चहा पी तोंड धुवून मी चहा पितो चहा पिऊन तुम्ही काय करता आंघोळ कर चहा पिऊन मी आंघोळ करतो आंघोळ करून तुम्ही काय करता वर्तमानपत्र वाच आंघोळ करून मी वर्तमानपत्र वाचतो वर्तमानपत्र वाचून तुम्ही काय करता ब्रेकफास्ट कर वर्तमानपत्र वाचून मी ब्रेकफास्ट करतो ब्रेकफास्ट करून तुम्ही काय करता कॉलेजात जा ब्रेकफास्ट करून मी कॉलेजात जातो कॉलेजातून तुम्ही कुठे जाता घरी कॉलेजातून मी घरी येतो घरी येऊन तुम्ही काय करता घरी येऊन चहा पिऊन थोडी विश्रांती घेऊन मी टीव्ही पाहतो टीव्ही पाहून मी जेवतो आणि मग थोडा अभ्यास करतो fill in the gaps drill fill in the gaps with appropriate verb forms तो बाजारात भाजी आणतो तो बाजारात जाऊन भाजी आणतो मी सकाळी तोंड धुतो मी सकाळी उठून तोंड धुतो ते व्यायाम झोपतात ते व्यायाम करून झोपतात मोहन भात शाळेत जातो मोहन भात खाऊन शाळेत जातो सर्व मुली वर्गात अभ्यास करतात सर्व मुली वर्गात येऊन अभ्यास करतात सुनीताबाई आंघोळ पूजा करतात सुनीताबाई आंघोळ करून पूजा करतात तुम्ही माझ चित्र हसता तुम्ही माझ चित्र पाहून हसता आम्ही साड्या विकत गावाला जातो आम्ही साड्या विकत घेऊन गावाला जातो अनिता बागेत खूप घरी येते अनिता बागेत खूप खेळून घरी येते तू विश्रांती पुस्तक वाचतोस तू विश्रांती घेऊन पुस्तक वाचतोस खालच्या वस्तू ती टेबलावर ठेवते खालच्या वस्तू उचलून ती टेबलावर ठेवते रेडिओ तो गाणी म्हणतो रेडिओ ऐकून तो गाणी म्हणतो सिनेमा आम्ही घरी येतो सिनेमा पाहून आम्ही घरी येतो पत्र रत्नाकर पोस्टात जातो पत्र लिहून रत्नाकर पोस्टात जातो फळा मी फळ्यावर चित्र काढते फळा पुसून मी फळ्यावर चित्र काढते listen to the conversation Saroj रोज सकाळी तू किती वाजता उठतेस रोज सकाळी मी सहा वाजता उठते मग तू काय करतेस उठून मी तोंड धुते तोंड धुवून मी चहा पिते आनंद तू वर्गात येऊन काय करतोस वर्गात येऊन मी धडे वाचतो आणि धडे वाचून तू काय करतोस धडे वाचून मी ते वहीत लिहितो विनायक तू संध्याकाळी काय करतोस रोज संध्याकाळी मी बाबांबरोबर डोंगरावर जातो डोंगरावर जाऊन तू काय करतोस डोंगरावर जाऊन मी व्यायाम करतो छान छान सरोज सकाळी उठून तोंड धुवून चहा पिते आनंद वर्गात येऊन धडे वाचून वहीत लिहितो विनायक संध्याकाळी डोंगरावर जाऊन व्यायाम करतो